आगमसार उत्तरार्ध पंचिका आठवी समाधी अभ्यास श्रीराम समर्थ पंचिका आठवी समास पहिला निदिध्यास पंचदशांग प्रकार श्रोता वक्त्याला विचारतो पूर्वार्धामध्ये जे आपण निरूपण केले त्यामध्ये उत्तम अधिकारी कुणाला म्हणावे याची लक्षणे आपण सांगितली आता आणखी एक अपेक्षा आहे आता मंदप्रज्ञ आणि भाविक माणसाला साधनांनी मोक्ष मिळतो म्हणता तरी त्यालाही मोक्षप्राप्ती कशी होते ते सांगा त्यावेळी वक्ता उत्तर देतो त्या माणसाला देखील मुळात पात्रता ही असलीच पाहिजे त्याला आपल्याच आपल्याला सांगितलेल्या साधनांवर विश्वास पाहिजे आणि तत्परता म्हणजे त्या साधनांना वाहून घेण्याची तयारी पाहिजे झोप आणि मरण येईपर्यंत म्हणजेच आपल्या जागृतावस्थेत सर्व काळ वरील गोष्टीचे अनुसंधान म्हणजे ध्यास कायम ठेवील तर त्यालाही विचार मार्गाप्रमाणे समाधान मिळेल भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेत सांगितले आहे की सांख्याच्या विचाराच्या मार्गाने जो उद्धार होतो तोच योग्याच्या योगाच्या साधन मार्गानेही होतो भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांख्य आणि योग अशी दोन मोक्षाची साधने सांगितली आहेत त्यामुळे काही लोकांची अशी कल्पना होते की सांख्य दर्शनाप्रमाणे श्रीकृष्ण देखील प्रकृती अथवा माया तत्वाला सत्य म्हणून प्रस्थापित करीत आहेत पण ते खरे नाही असे मत मानणाऱ्यांची बुद्धी कशीही असो ती खरी नाही सांख्य दर्शनाचा विचार आभासिक म्हणजे खोटाच आहे सांख्य शब्दाचा खरा अर्थ येथे विचार मार्ग असा आहे योग शब्दाचा अर्थ स्थिरचित्त करण्याचा साधनरूप अभ्यास मार्ग होय विचाराच्या मार्गाने मोक्ष प्राप्त होतो संसाराच्या पलीकडच्या तीराला जाता येते तसा तो योगाच्या मार्गानेही म्हणजे साधनरूप अभ्यास मार्गानेही प्राप्त होतो ज्याचे चित्त एकाग्र असून ज्याच्या ठिकाणी विरक्ती आणि सत्सद विवेक यांची सामग्री आहे त्याने निर्गुणपासनेच्या निर्गुणोपासनेच्या म्हणजे अभ्यास मार्गाच्या ध्यान मार्गाच्या साधनाचा अवलंब करावा त्या उपासनेची पद्धत जरी वेगळी असली तरी त्या सर्वामध्ये अनुसंधान हे साधन मात्र एकच आहे श्रीमद शंकराचार्यांनी आपल्या अपरोक्षानुभूती या प्रकरण ग्रंथात त्या साधन संपत्तीची पंधरा अंगे सांगितली आहेत ही अंगे भिन्न भिन्न असली तरी सर्व अनुसंधानच आहे हे लक्षात घ्यावे त्या अंगांची नावे आणि स्वरूपे कशी आहेत ते ऐका यम नियम त्याग मौन देश काल आसन मूलबंध देहाची समतोल स्थिती दृष्टी एकाग्र करणे प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यानाचे प्रकार समाधी अशी ती पंधरा अंगे जाणून घ्या ही सर्व साधने राजयोग्याला सुलभ आहेत ज्याला निधिध्यासाचा अधिकार आहे त्याने याच साधनांचे अनुष्ठान करावे ज्याला श्रवण मनन जमत नसेल ज्याचे अनुसंधान मलिन म्हणजे अपूर्ण असेल त्याने पतंजली प्रणित योगाभ्यास करावा ज्याचे हृदय शुद्ध असेल त्याने वरील साधनांचा जरूर अवलंब करावा तो कसा करायचा तो आता क्रमशः सांगतो हे सर्व ब्रह्मच आहे हे प्रथम ओळखावे आणि बाह्येंद्रियांना आवर घालावा विवेकाने विषयांचा त्याग करावा याला यम या साधनाचा अभ्यास म्हणावे परिपूर्ण अशा ब्रह्माच्या ठिकाणी मनाचे अनुसंधान ठेवावे सर्व जड विषयांचा त्याग करावा हाच ज्ञाताचा नियम होय नामरूपांचे विसर्जन करून जे सर्व अस्ति भाती प्रिय स्वरूप ब्रह्मच आहे हे ओळखावे चिदात्मतत्वाचे स्मरण करावे यालाच मुख्य त्याग म्हणतात वाणी आणि मन यांना अगोदर असणे हे ज्याचे लक्षण आहे त्यावर चित्त स्थिर करावे हे श्रेष्ठ प्रकारचे मौन होय वाणी अगदी ब्रह्मामध्ये मुरून गेली आहे प्रपंचाच्या गोष्टी बोलण्यात येत नाहीत सदसत कल्पनाही मनात आणणे व्यर्थ ठरते शब्दांच्या प्रवृत्तीनुसार वादविवादात पडून गुंतत नाही यालाच खरे खरे मौन समजावे मूर्ख लोक मात्र न बोलणे म्हणजे मौन समजतात आरंभी जग नव्हते अंतीही ते असणार नाही एवढे कशाला या दोहोच्या मध्येही ते नसतेच पण ज्यामुळे ते सर्व आहे असे दिसते तोच खरा देश होय त्याचाच आश्रय करावा ज्याच्या एका निमिषात अनंत ब्रह्मदेव निर्माण होतात तोच सदा उदित असा खरा काळ होय प्रातकाळ इत्यादी नव्हे सर्व वस्तूंचे जे अधिष्ठान आहे त्याच्या ठिकाणी अनुसंधान हेच सहजसिद्ध आसन होय याच आसनावर पूर्वीचे अनेक सिद्ध बसलेले होते जे सर्वांचे उत्पत्ती स्थान आहे जेथे मनाची प्रतिष्ठापना करणे हे या राजयोगाच्या मूलबंधाचे लक्षण होय मायेपासून पुढची जेवढी तत्वे असतील ती सर्व ब्रह्मातच अंतर्भूत आहेत अंगाचे अवयव अंगातच शोभून दिसतात हे ओळखणे हीच समता होय एरवी देह समतोल ठेवणे हे वाळलेल्या लाकडाच्या सरळपणासारखे आहे अज्ञानी लोकांना त्याचे कौतुक वाटो पण ते केवळ कोरडे श्रम होत डोळ्यात ज्ञानाचे अंजन घातलेले असल्यानंतर सर्व जगच जगजीवन म्हणजे परब्रह्म वाटते हीच ज्ञानदृष्टी होय दृश्य द्रष्टा दर्शन या त्रिपुटीचे जे अधिष्ठान आहे त्याचे अनुसंधान हे तिचे वैशिष्ट्य होय ढोंगी माणसाला मात्र नाकाच्या अग्रभागी स्थिर केलेली दृष्टी हीच ज्ञानदृष्टी वाटते सर्व विषय वृत्तींचा निरोध केल्यानंतर अंतःकरणाच्या वृत्ती ब्रह्मरूपाने स्फुरण पावणे हाच खरा प्राणायाम होय प्राणायामाचे लक्षण म्हणजे त्यातील पूरक कुंभक रेचक ही अंगे होत अनुसंधानात्मक प्राणायामामध्ये याचे स्वरूप कसे असते ते वेगळे करून सांगतो नामरूपात्मक प्रपंचाचा निषेध हाच रेचक होय मी ब्रह्म आहे असा दृढ निश्चय पूरक होय मी ब्रह्मात्मक वृत्ती निश्चय ठेवणे यालाच कुंभक म्हणतात ही अवस्था हीच कुंभकाची थोरवी होय ज्ञानी माणसाला ती सहज प्राप्त होते इतर अडाणी माणसे प्राणायामाच्या नावाखाली विनाकारण देहाला त्रास देत राहतात सर्व विषय ब्रह्माकार पाहणे ब्रह्मामध्येच चित्त स्थिर ठेवणे हा खरा प्रत्याहार होय तो ज्ञानी माणसाला अगदी सुलभ आहे मन जेथे जेथे धावते तेथे तेथे स्वरूप पाहणे अशा प्रकारे मनाला धरून ठेवणे हीच खरी धारणा होय ज्ञात्यांच्या जगात तीच प्रसिद्ध आहे आता चौदा अंगांचे ध्यान कसे असते ते पाहू जेथे जेथे मन जाईल तेथे तेथे सर्वत्र ब्रह्मच कोंदाटलेले पाहणे हेच ध्यान होय त्या ध्यानाला विषय तरी कोणता असणार मनामध्ये निरालंबाचा ध्यास हेच अखंड ज्ञान होय राजयोग्याचा तोच आनंद होय तो वृत्तिरूप आनंद गिळंकृत करून आपण सुखरूप स्वानंदाचा भागा हो गाभा होऊन राहणे हीच ज्ञात्याची समाधी होय त्या ठिकाणी द्वैताचा भेद हरवलेला असतो अशा रीतीने संतसंगतीने या पंधरा अंगांचा जो अभ्यास करतो तो सहज सिद्ध होय ही पंधरा अंगे दिसायला भिन्न असली तरी अंतरंगात ती एकरूपच आहेत त्या अभ्यासाने अपरोक्ष ज्ञानाची प्राप्ती करून घेऊन योगीराज संशयरहित समाधान प्राप्त करून घेतो अशा रीतीने साधने सफल झाली अभ्यासाने माया अविद्या यांचा मळ धुवून टाकला शेवटी फक्त एकमेव परब्रह्म उरले म्हणजे मग त्या साधनांपासून तो मुक्त झाला असे म्हणता येईल निस्संदेह म्हणजे संशयरहित झाला आता बंध मोक्ष ही भाषाही त्याच्या बाबतीत उरत नाही इति श्रीमत आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे निदिध्यास पंचदशांग प्रकारे प्रथम समास श्रीराम समर्थ